ए हो विठले माझे माहुलिये ए हो विठले माझे माहुलिये निढळावर कर ठेवूनी वाट मी पाहे हो स्वामी वाट मी पाहे पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे एक मुलाखत कार्यक्रमचे आपले खास पाहुणे आहेत बिपिन चंद्र चौगुले सर आणि शॉर्ट फिल्म मेकर आहे टी व्ही डायरेक्टर आहे आणि बरेच काय काय आहेत <laughs> तर आपण सर्वांतर्फे बिपिन चंद्र चौगुले सरांचा खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये धन्यवाद रमेशजी मला इथे येऊन खूप आनंद होतोय आणि तुमचं सर्व छान सेटअप आणि तुमचं काम बघून मला खूप भारावल्यासारखं झालेलं आहे की तुम्ही किती चांगलं काम करता आहात माझं तुम्ही खूप मोठं इंट्रोडक्शन केलं मी फार काही नाही आहे मी जास्त करून लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये आणि टी व्हीमध्ये जास्त काम केलेलं आहे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष आणि एज्युकेशनल टेलिव्हिजन या क्षेत्रात माझं जास्त काम झालेलं आहे त्या व्यतिरिक्त मी वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट फिल्म्स करतो परदेशातल्या काही वाहिन्यांसाठी काही संघटना संस्थांसाठी कामं करतो त्यांच्या काही फिल्म्स डॉक्युमेंटरीज माहितीपट बनवण्यासाठी मी मदत करतो त्याचं दिग्दर्शन मी करतो अरे वा माझी अजून एक छोटीशी ओळख मी देऊ इच्छितो की मी एक सामाजिक संस्था चालवतो अरे वा ती थोडीशी वेगळ्या नावाची आणि वेगळ्या याची कामाची संस्था आहे तिचं नाव आहे असोसिएशन ऑफ लेफ्ट हँडर्स अच्छा असोसिएशन ऑफ लेफ्ट हँडर्स अच्छा लेफ्ट हँडर्स म्हणजे डावखोरे लोक त्यांच्याबद्दलच्या काही अडचणी समस्या त्यांच्यामधले काही गुण दोष याबद्दल संशोधन आणि लोकांना माहिती पुरवणे यासारखं काम आमची संस्था ही जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्ष ही पुण्यात करते आमचे जगभरात मेंबर आहेत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही या माध्यमात मला बोलवल्याबद्दल मी लगेच त्याचा उपयोग करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नक्कीच नक्कीच फारच आनंद वाटतो मला की एक युनिकनेस तुम्ही जे तुमच्या संस्थातर्फे करतात आणि असं काम करत राहा आणि तुमच्या या संस्थेला खूप मोठा प्रतिसाद मिळावा अशी शुभकामना करतो मंगल कामनाही करतो आणि जसं तुम्ही म्हटलं लेफ्ट हँडवाले लोक असतात त्यांची स्पेशालिटी असतात इवन अमिताभ बच्चन पण लेफ्ट हँड आहे हो. आमचा सदस्य <laughs> खूप मोठे मोठे लोक आमचे मानद सदस्य आणि तुम्ही रिसर्चही केला असेल किंवा असे लोकांना जेव्हा आपण भेटतो नक्कीच काहीतरी वेगळा आपला स्वभाव बोलण्यात वगैरे काहीतरी वेगळा असेलच त्यांच्यामध्ये तुमचं निरीक्षण काय सांगतात त्याच्या नाही सांगण्यासारखं खूप आहे म्हणजे माझे लेक्चरच असतं ते तासन तास चालतं खरं अच्छा अच्छा अच्छा पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या दोन मेंदूंचं मेंदूचे दोन भाग पडतात डावा आणि उजवा आणि जे राईट हँडर किंवा उजखुरे लोक असतात त्यांचा डावा मेंदू स्ट्रॉंग असतो आणि जे डावखुरे लोक असतात त्यांचा उजवा मेंदू स्ट्रॉंग असतो त्यामुळे त्या दोन मेंदूंची जी कार्यप्रणाली आणि कार्यक्षेत्र आहेत ती वेगळी असतात त्यानुसार तुमचे व्यक्तिमत्व घडतं त्यामुळे काही क्षेत्र अशी आहेत आपण ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतो पण क्रिएटिव्हिटी हे खूप वेग शब्द आहे पण वेगळं काही करण्याचं किंवा दिलेल्या गोष्टीतूनच नवीन काहीतरी घडवण्याची जी एक कला असते ती कला आणि त्यासाठी येणारी प्रेरणा ही उजव्या मेंदूतून येते आणि ती कदाचित डावखऱ्या लोकांना जास्त सहजतेने उपलब्ध होऊ शकते अच्छा अच्छा प्रत्येकालाच मिळते ती पण लोकांचं उजवा मेंदू प्रबळ असल्यामुळे त्यांना त्यातून जास्त त्याची प्रेरणा स्पीड वाढते त्यांची <laughs> चला सर खूपच छान आपला एक्सपिरियन्स आपण शेअर केला बरेच काही तुम्ही जसं मला वाटतं आमचे जे मित्र आहेत जेव्हा आता रेडिओ पुणेरी आवाज ऐकतायत ऑन करून आपला तुमचे शब्द ऐकतात त्यांना तसा मनात एक विचार आला असेल की भाई या जे रिसर्च करताना तुम्ही लोकांना किंवा स्टुडंटलाही मोटिवेट करत असेल सांगत असेल तर लेफ्ट हँड आणि राईट हँड ह्यांचं कॉम्बिनेशन बघितलं तर काही स्पेशालिटी तुम्हाला दिसते का त्याच्या आधी मला एक मुद्दा सांगायचा आहे हो, हो. आणि तो शक्यतो मला पालकांना आणि शिक्षकांना सांगायचा आहे नक्कीच की जर तुमच्या समोर तुमचं मूल किंवा तुमचा विद्यार्थी जर डावख्या किंवा डाव्या हाताने काही काम करत असेल त्या किंवा तिला कृपया कोणत्याही पद्धतीने कोणत्याही परिस्थितीत रोखू नका मज्जाव करू नका डाव्या हाताने कुठलीही गोष्ट करणं कुठेही वाईट नाहीये कुठल्याही धर्मग्रंथात लिहिलेलं नाही की डाव्या हात अशुभ आहे त्यामुळे डाव्या हाताने हे करू नये डाव्या हाताने जेवू नये डाव्या हाताने लिहू नये डाव्या हाताने पूजेचं फुल वाहू नये किंवा डाव्या हाताने प्रसाद घेऊ नये असं कुठेही लिहिलं नाही हे नंतरच्या काळात लोकांनी पुढे आणलंय कारण जगामध्ये उचखुऱ्या व्यक्ती राईट हँडर व्यक्ती जास्त असल्यामुळे डावखुऱ्या लोकांवरती अन्याय झालेला आहे आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात त्यांच्या पर्सनॅलिटीवर डावखुरे खेळाडू बघतो डावखुरे ऍक्टर बघतो ते डावखुरे डाव्या आता कपिल शर्मा आता बऱ्याच लोकांना माहिती असेल डावखुरा आहे तो पण तो कुठपर्यंत पोहोचला तो डाव्या हाताने लिहितो डाव्या हाताने सगळं करतो अमिताभ बच्चन आहे परदेशात कितीतरी लोक आहेत म्हणजे मी नावं घेत राहिलो तर अर्धा तास त्याच्यातच जाईल इतकी नावं आहेत पण त्यामुळे पालकांना आणि शिक्षकांना माझी विनंती की कुठल्याही गोष्टी उजव्या हाताने करायला मुलांना लावू नका कुठल्याही मुलाला एखादं उजूखोर किंवा राईट हँडर मूल असेल ना त्यालाही जर दोन गोष्टी डाव्या हाताने करायच्या असतील तर करू दे ना उलट तेवढं कामाची विभागणी होते आपण त्यामुळे डावात वाईट डावात जर वाईट असता तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जो नमस्कार आहे तो जगातला एकमेव अशी वंदन किंवा नम्र करण्याची जी दोन्ही हाताने करतो बाकी ठिकाणी सलाम आहे कुर्निसात आहे आणखीन मुजरा आहे सगळं उजव्या हाताने होतं फक्त हो. शेक हँड आहे हो. म्हणजे तिथे उलट डाव्या त्याला कमी लेखले पण आपल्या संस्कृतीने नाही लेखलेलं तिथे दोन्हीला इक्वल दिलेलं ते आपणही द्यायला पाहिजे <laughs> फारच सुंदर एक्झाम्पल तुम्ही दिला आणि आशा व्यक्त करतो आमच्या श्रोतांना हे समजून आलं असेल लेफ्ट अँड राईट असं काही प्रमाण नाही कुठेही दोन्ही हाताने तुम्ही समान काम करू शकता आणि कोणी असं असेल सराचं हे मान्य आहे की मला वाटतं हे मुलांपेक्षा आपण आईवडिलांना याच्यावर काउन्सिलिंग करायला पाहिजे नक्कीच आम्ही करतो मी <laughs> कारण काय कुठेतरी आपण बघतो इवन घरी आपण कोणी लेफ्टनी काय केलं तर लगेच आपण त्याला टोकतो बरोबर आहे म्हणजे त्याच्या डोक्यात ऑलरेडी ब्रेकच मारून देतो हो. की जणू काही डावात म्हणजे मग तुम्ही मंदिरात आत जाता चप्पल बाहेर काढता <laughs> तसं तुम्ही डावात पण बाहेर काढून ठेवलं <laughs> का नाही ठेवत तिथे आजपर्यंत घेऊन जाता ना जर तो अशुभ आहे तर चुकीच आहे हो ना कारण काय मी पण प्रत्यक्ष बघितलं काही छोटे मुलं असतात ते लेफ्ट हँडनी काय केलं लगेच ते तिथे असलं लोक आजूबाजूला ते लगेच टोकणार त्याला साधं प्रसाद घ्यायचा असेल तर देणारा प्रसाद नाही ते हातात नाही ते हातात काही गरज नाही त्याचं म्हणायची कुठे लिहिलेलं नाही <laughs> चला एक मोठा एक नवीन गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळाला आणि मला आनंद वाटतोय की असे पण काही कॉन्सेप्ट आहेत ज्याला आपण क्लिअर करायला पाहिजे हो. कारण बरेच गोष्टी आपण मनात ठेवून घेतो आणि लहानपणापासून त्याच्यावर आपण मार्किंग करत जातो आणि शेवटी आपल्याला कुठेतरी ते आपला मेंदूचा परिणाम होतोय ते आपण बघत नाही आणि आपल्या लाईफमध्ये पण त्याचा इफेक्ट होतो हेही आपण बघत नाही तर नक्कीच आपल्याला जे नॅचरल जे आपल्याला जीवन ईश्वराने दिलं आहे त्याच्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे आणि तसंच आपण चालायला पाहिजे पण काही गोष्टी असतात जे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे पण त्याच्यामध्ये लेफ्ट राईटचा पार्टिशन नको व्हायला बरोबर शेवटी दोन्हीच्या <laughs> मदतीनेच आपलं आयुष्य आपलं आयुष्य जगतं आणि दोन्ही आपल्याला कामाला येते दोन्ही हात आपण कर्म करतो त्याच्याने तर आपल्याला त्या दोघांचाही उपयोग पूर्णपणे करायला पाहिजे बिपिनचंद सर मला एक विचारायचं म्हणजे आपला फॅमिलीमध्ये कोण कोण आहे थोडासा इंट्रोडक्शन हो. म्हणजे आधीपासून माझे वडील जज होते पण ते वारले माझी आई पण सामाजिक क्षेत्रात होती ती शासनामध्ये होती पण तिने काही कालाने सोडलं पण सामाजिक कार्यात लहान मुलांसाठी ती काही वर्ष काम करत होती गुन्हेगार आणि जी चुकलेली वाट चुकलेली मुलं असतात रिमांडोमध्ये मुलं येतात त्यांच्यासाठी काम करत होती आणखीनही वधूवरांच्या जोड्या जुळवण्याचं काम ती करते अनेक वर्ष अच्छा मी आमच्या घरी मी आणि माझी मिसेस आणि माझी आई पण असते तर माझी मिसेस स्वतः लेखिका आहे माझी पत्नी ती कादंबऱ्या लिहिते इंग्लिशमध्ये अरे वा आणि तिच्या कादंबऱ्या भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध झालेल्या आहेत <laughs> आणि ती दोन फेस्टिवल्स चालवते पुण्यामध्ये पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल म्हणून तुम्ही ऐकलं असेल ती गेली सहा वर्ष ती स्वतः सिंगल हँडेडली तिनेच ते सुरू केलेलं आहे स्थापना केलेली आहे आणि ती चालवते मी त्याच्यात असतो थोडाफार आणि दुसरं फेस्टिवल या वर्षीपासून आम्ही सुरू केलं ज्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटेल international festival of spiritual India म्हणून अरे वा तर ते आम्ही यावर्षी फेब्रुवारीमध्ये बावीस तेवीस चोवीसला केलं त्याचंही ते पूर्ण हे करते खूप भारतभरातून काही परदेशातून वक्ते आणि असे मोठमोठे लोक आले होते आणि स्पिरिच्युअलिटीवरती खूप काही गोष्टी सांगितल्या अरे <laughs> एक विचारायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये जसा करिअरचा आपण बघतो तर तुमचा अभ्यासक्रम कुठे तुम्ही पूर्ण केला आणि त्याच्यानंतर काय विचार केलेला की टी व्हीमध्ये जायचं का फिल्ममध्ये जायचा का दुसरा काय विचार केलेला आता रेडिओत आहे मी काय खरंच बोललो पाहिजे पहिली गोष्ट सांगतो की मला मी बी एस केलं पहिल्यांदा अच्छा अच्छा पण मला सायन्सला जायचं नव्हतं मला मानसशास्त्र मनोविज्ञान ह्याच्यात खूप आवड होती आणि मला तिकडे जायचं होतं आणि मला एस एस सीला म्हणा याला मार्क चांगले पडले आणि लोकांनी सायन्सला घातलं आणि मला वाटलं तिकडे पण आपल्याला मानसशास्त्र शिकता येईल हो. शास्त्रच आहे ते हो. कोणी मला सांगितलं नाही की तिकडे नसतं इकडे दुसरीकडे असतं म्हणून <laughs> मला कळलं की इथे शास्त्र हे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे हे आपल्याला तर काय आवडत नाही पण मला ते जमायचं म्हणजे मला अवघड गेलं नाही पण माझं लक्ष नव्हतं त्याच्यामध्ये मला मानसशास्त्रज्ञ व्हायचं होतं आणखीन वेगळ्या गोष्टी करायच्या होत्या पण मग बीएससी झाल्यानंतर मला लक्षात आलं की इथून पुढे आपल्याला इंजिनियर डॉक्टर म्हणजे सॉरी बीएससीच्या आधी सायन्सला गेल्यावर की इंजिनियर डॉक्टर हे तर काय व्हायचं नाही आपल्याला त्यामुळे माझ्याकडे काय काय व्हायचं ह्यापेक्षा काय व्हायचं नाही याची मोठी यादी होती आमच्या घरामध्ये कायद्याचं सगळं आहे माझे काही काका वकील आहेत जज आहेत माझे वडील जज होते माझे आजोबा जज होते हे आपल्याला नाही व्हायचंय <laughs> आपल्याला वकील व्हायचं नाही डॉक्टर व्हायचं नाही सी सीए व्हायचं नाहीये मग काय व्हायचं तर माहित नाही <laughs> असं होतं पण जेव्हा मी बीएससी करता करता लक्षात आलं की आपल्याला थोडंसं काही गोष्टी सुचतात मी कविता करायचो कविता सुचतात लिहायला थोडंफार जमायचं ह्यातलं काहीतरी केलं पाहिजे आणि मला वृत्तपत्र विद्या किंवा ज्याला जर्नलिझम जर्नलिझम त्याचा एक कोर्सची माहिती मिळाली आणि मी तिकडे गेलो आणि म्हणून तो कोर्स केला मग लक्षात आलं की आपल्याला माध्यमांकडे जायला आवडेल पण कुठलं माध्यम काय लेखनातच आवडेल का काय माहिती नव्हतं आणि त्यावेळी टी व्ही वगैरे फार नव्हतं फक्त दूरदर्शन वगैरे सुरू झालं होतं पण संधी मिळते माझं पहिली या माध्यमातली करिअर ऍक्च्युअली आकाशवाणी म्हणजे रेडिओच सुरू झाली रेडिओमध्ये मी युवावाणी वगैरे असे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये लेखन करायचो बोलायचो आणि मग तिथेच मला न्यूज रिडर म्हणून माझी सिलेक्शन झाली मी दोन वर्ष जवळजवळ न्यूज रिडिंग केलं मराठीमध्ये सकाळी प्रादेशिक बातम्या असतात पुणे आकाशवाणीवर हो, हो. त्या मी द्यायचो पण त्या मी काय तिथे एम्प्लॉई नव्हतो मी कॉन्ट्रॅक्टवर होतो ते केलं आणि मग तिथून मला शैक्षणिक दूरचित्रवाणीकडे जायची संधी मिळाली आणि मग त्या दूरचित्रवाणीमध्ये मी आलो असं मी निवडण्यापेक्षा त्या करिअरनी मला निवडलं असं म्हणायला सिच्युएशन तुमच्याकडे गेला आणि तुम्ही त्याला ऍडजस्ट होत गेले चला फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलेत आणि आता घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकमध्ये आपण एक गाणं ऐकूया ओल्ड मेलडीज तुम्हाला जे आवडतात हिंदीतलं जर चालणार असेल तुम्हाला तर मला एक आध्यात्मिक म्हणा किंवा काय म्हणा मला एक फार लहानपणापासून येत होतं गाणं ते आता आठवलं अचानक म्हणून ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा वाहते चलो हे गाणं मला लहानपणी फार आवडायचं आणि मला कळायचं नाही पण मी गायचो ते जर असेल आपल्याकडे तर ते ऐकवा नाही तर तुमच्या आवडीचं कुठलं ऐकवा <laughs> चला सरांनी फारच सुंदर गीत हिंदीचं जे आहे ना गीत आध्यात्मिक गीत आहे ज्योत से ज्योत जगाते चलो प्यार की गंगा बहाते चलो असं हे गीत आहे आपण त्याला ऐकूया नंतर आपण परत सरांशी बोलूया आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा एकशे सात पॉइंट आठ एफ चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार ब्रेक नंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे खास पाहुणे बिपिनचंद्र चौगुले सर आहेत short film maker T V director आणि मनशास्त्र <laughs> प्रेम करणारा व्यक्ती आणि एक संस्थान चालवतात लेफ्ट हँड लोकांसाठी आणि त्याच्यासाठी त्यांनी फारच सुंदर आपल्याला विचार दिला की त्याला पार्टिशन करता आणि त्याच्याने आपला मनावर किती प्र परिणाम होतो आणि कुठेतरी आपण स्किलला पण ब्रेक लावतो त्याच्याने असं बघितलं तर आपण लहान मुलांना वगैरे ते सगळं आपण म्हणतो की नाही असं काय करायचं नाही लेफ्ट हँडनी तर ते कुठेतरी त्यांच्या डोक्यात लहानपणापासून असं वाटतो की हे काहीतरी करायचं नाही ह्या हाताने मग त्याच्यात त्यांच्या जे स्किल डेव्हलपमेंट जसं म्हणू शकतो आपण लेफ्ट अँड राईट ब्रेन पूर्णपणे डेव्हलप होत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांना त्रासही होत असेल नक्कीच आपल्याला ते माहिती नाही कारण आपण त्याच्यामध्ये डीप गेलोच नाही कधी आता छोट्या छोट्या गोष्टी आता सरांनी जे सांगितलं ते ऐकून आपल्याला वाटतंय की कुठेतरी आपण चुकतोय चुकलं तर माणूस ठीक आहे परत तुम्ही राईट वेमध्ये पण जा त्याच्या मागची कार्यकारण भाव जाणून घेतला पाहिजे आणि मगच असं वाटतं पालकांना आणि जे कदाचित त्यांचं समज चुकीचा नाही कारण त्यांना माहिती नसतं म्हणून की लहान मूल म्हणजे आपल्याला मातीचा गोळा मिळालेला आहे आणि आपण म्हणू तसं त्याला आकार देऊ शकतो ते चुकीचं आहे त्या मुलाचे स्वतःचे म्हणून काही मेंदू प्रज्ञा त्याच्या डोक्यात काहीतरी गोष्टी ठरलेल्या असतात त्याच्या पुढे आपल्याला त्याला न्यायचं असतं बदलायचं नसतं त्याला ऍक्च्युली त्याला सपोर्ट करायचं सपोर्ट <laughs> आपण ते सपोर्ट न करता त्याला गाईड करतो गाईड नाही बदलायला <laughs> बघतो बदलायलाही बघतो दोन्ही कामं करतो गाईड करतो आणि बदलायलाही बघतो तर ते चुकीच्या कुठेतरी होतं आपल्याकडून नक्कीच याच्यावरती आपल्याला एकदा बसून विचार करायला लागेल आणि इवन आपण थोडासा पाच दहा मिनटं विचार मंथन केलं तर आपल्याला नक्कीच आपल्याला पण आपण लहान मुलासारखा बनून अगर विचार केलं तर माझे पण काय कॉन्शियसनेस आहे माझे काय विचार आहेत माझं काय अस्तित्व आहे हे आपल्याला जाणून येतो आणि त्याच्या कुठेतरी त्याला ब्रेक लावला कोणीतरी आपल्याला हस्तक्षेप करतो ते आपल्याला आवडत नाही पण मजबुरीने आपण छोटा असतो म्हणून ते मानून घेतो <laughs> तर आता एक विचारायचं म्हणजे तुम्ही भरपूर यात्राही केला असेल या शॉर्ट फिल्म बनवताना हो, किंवा हो. टी व्ही निर्देशन करताना दिग्दर्शन करताना त्यावेळी कुठे कुठे तुमच्या भ्रमण यात्रेची थोडीशी माहिती आम्हाला द्या <laughs> भारतात तर माझ्या एक तर महाराष्ट्र आम्ही माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती त्यामुळे वेगवेगळ्या गावी राहिलो आहे तिथले कोकण माहिती आहे पश्चिम महाराष्ट्र माहिती आहे विदर्भ माहिती आहे मराठवाडा थोडाफार माहिती आहे मुंबई राहिलेलो आहे सगळे प्रदेश माहिती आहे आणि भारतभर मी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक वेळेला फिरलेलो आहे अरे वा तर ते सगळे प्रदेश माहिती आहेत आणि इतकी विविधता आहे आपल्याकडे की प्रत्येकाचं वर्णन करायला तर खूपच आहे आणि प्रत्येकाचं असं की उत्तर भारतात जे आहे ते दक्षिण भारतात नाही दक्षिण भारतात जे आहे ते उत्तर भारतात नाही त्यामुळं खूप छान आपला देश आहे असं मला वाटतं अजूनही माझं भ्रमण चालू असतं आत्ताच मी सुरतला गेलो होतो तिथे हिऱ्यांच्या कारखान्यात गेलो हो, होतो हो, हो. हिरे कसे आकार देतात हे बघणं इतकं ग्रेट होता आम्ही त्याच्यावर <laughs> शूटिंग केलं आम्ही तिथे आणि एवढे ढिगांनी हिरे म्हणजे किलो काय क्विंटलच्या भावात हिरे होते तिकडे आपण एक हिरा कधी वगैरे नाही जास्त ते वेगळाच एक अनुभव होता नंतर मी अमेरिकेतला एक चॅनल आहे हिस्ट्री म्हणून आपल्याकडे दिसतो तो तर त्या चॅनलवर एन्शियंट एलियन्स नावाची मालिका असते त्या मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने आपल्या जे खूप जुनी पुरातन देवळं आहेत त्यांची पार्श्वभूमी कर्नाटकात आहेत विदर्भ तमिळनाडूत आहेत महाराष्ट्रात आहेत आणि अजिंठा एलोर असेल त्या देवळांचं आम्ही खूप शूटिंग केलं आणि त्याच्यातून खूप आपलं वेगळंच काही एक विश्व आम्हाला कळलं त्याच्यात आणि परदेशात म्हणाल तर मी युरोपला गेलेलो आहे युरोपातले जवळजवळ अकरा बारा देश मी पाहिलेले आहेत त्याचं सौंदर्य त्याचे तिथलं सगळं शिस्त आणि तिथलं एक वेगळंच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल एक खूप बोलण्यासारखं आहे की विद परदेशातलं जे काही शिस्त आहे ती आपल्याकडे आली तर आपण जगात एक महासत्ता का आपण सुप्रीम होच हो थोड्याफार गोष्टी आपल्याला अंगीकारण्याची गरज आहे हो हो <laughs> आणि देश विदेश भ्रमण करताना जे एकदम फार तुम्हाला हार्ट टचिंग जे सिच्युएशन किंवा जे सौंदर्य मानता येईल ते कुठे असं तुम्हाला वाटलं की या हे मस्तच आहे एकदम नाही उलट झालं माझं परदेश बघताना मला लक्षात आलं हे तर भारतात पण आहे हो. तिथे जे जे दिसलं त्याच्यापेक्षा दहा पटीने आपल्याकडे आहे पण ते लोकांना नाही समजत लोकांना नाही ते तिथलंच छान वाटतं स्वित्झर्लंडचा तुम्ही डोंगर बघता म्हणजे <laughs> हो, पर्वत बघता आल्प्स हो, आल्प्स पेक्षा हिमालय जास्त सुंदर आहे आणि उंच पण आहे <laughs> तसंच आहे खूप ठिकाणी <laughs> ही दऱ्या खोऱ्या उत्तम आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडे परंपरा पण ज्या आहेत ना त्या परदेशातल्या कित्येक देशांना नाही आहेत आपल्या हजारो वर्षाची संस्कृती आहे ती परदेशातल्या देशांना नाही आहे तिथले लोक म्युझियम बघायला बघायला इथून जातात म्युझियम तिथल्यापेक्षा आपले चांगले चांगले तिथे फक्त छान ठेवलेले असतात <laughs> त्यांची संस्कृतीपेक्षा आपली खूप जास्त जुनी संस्कृती त्यामुळे आपल्याकडचं काय आहे आणि ते पुढे कसं आणता येईल हे बघण्याची जास्त गरज आहे अर्थात ते कमी आहे असं मी म्हणत नाहीये पण आपलं कमी आहे लेखून तुम्ही तिथे जाऊ नका एक विचारायचं म्हणजे लोक इथून मग तिथे का जातात काय आकर्षण आहे नाही तिथेही आकर्षण नाही असं मी म्हणणार नाही पण तिथली शिस्त तिथलं एक प्रकारचं त्यांनी जे नीटनेटकेपणाने ठेवलेलं आहे आणि तिथलं जे वातावरण आहे हवामान आहे त्यामुळे तिथं जे वेगळे झाडं म्हणा वेगळी सृष्टी वेगळा फ्लोरा फाऊना ज्याला म्हणतो ते दिसतं त्याचं आकर्षण म्हणून आपण जातो तिथे आणि परदेशी जाण्याचं एक थ्रिल म्हणून परदेशाला जाऊन आलो फॉरेन रिटर्न आहे त्याच्यासाठी जातो प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी जातो चला सर खूपच मजा आली तुमच्याशी गप्पा करताना आणि देश विदेशाचं जे तुम्ही वर्णन केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जे भारताची जी मूल जी आपली जी संस्कृती आहे त्याच्यावर तुमचं जे लक्ष गेलं ते महत्त्वाचं आहे आणि मला असा एक मेसेज किंवा असा एक सांगायला आवडेल की आपले जे श्रोता मित्र ऐकतात हे नक्कीच असा जे मेसेज आहे सरांकडून जे आपल्याला मिळालं ते आपलं भारताचं जे मूल आहे भारताची जी संस्कृती भारताची जी सौंदर्य आहे भारताची जी कुदरती अलौकिक आपण बघतोय आणि त्याला कुठेतरी आपण कमी करून ते स्वित्झरलँड हे ते चांगलं आहे असं आपण म्हणतो ते ते पण चांगलं आहे आणि आपला काही वाईट नाही आहे नाही मला एकच म्हणायचं की <laughs> आपल्याकडचे किल्ले जातात तिथे तिथे कसेही वागतात तिथल्या भिंतीवर आचकट विचकट लिहितात नावं लिहितात मोडतात मोडतात तिथे घाण करतात खाल्लेले उचलत नाहीत आणि हेच जेव्हा परदेशात जातात तेव्हा तिथे शिस्त एवढी कडक असते कायदा एवढा कडक तिथे अजिबात काही करत नाहीत मग तुम्हाला तिथे शिस्त आहे कायदा आहे म्हणूनच तुम्ही नीट वागता आणि इथे नाही आहे आपल्याकडे किंवा कोणी बघत नाही म्हणून कसंही त्याचं नुकसान करायचं ही प्रवृत्ती वाईट आहे ते करू नये लोक हा मेसेज नक्कीच मी कोट करणार आणि आपण मागच्या काही दिवसपूर्वी मिलिंद क्षीरसागर जे सेव्ह फोर्ट सेव्ह हेरिटेज याच्यावर काम करतात शिवाजी ट्रेल नावाचं छोटा संस्थान चालवतात आणि ते एक माणूस असं त्यांच्या डोक्यात आलं जुन्नरचे मूळचे आणि खिल्ल्याबरोबर त्यांचा जन्म झाला तिथे राहिले ते आणि ते नेहमी त्याच्या एक आकर्षण बनलं त्यांना नंतर त्यांनी मग हा संस्था सुरू करून त्याच्यात काही लोकांना घेऊन स्टुडंटला घेऊन ते किल्ल्याची पाहणी करतात सफाई करतात त्याचे टाकीचे तिकडे कचरा वगैरे असेल ते सफाई करण्यासाठी एव्हरी संडे सॅटरडे ते लोक जमवून करतात हे काम चांगलं काम करतात आणि त्यांनी असं म्हटलं की आपण फक्त महाराष्ट्र सोडून राजस्थान किंवा कुठे इतर गुजरातलाही गेलं ना तिकडे त्या लोकांनी त्याच्यासाठी व्यवस्थित काम केले नक्कीच आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आणि शिवाजी महाराज जे आपल्या आराध्य आहे व अशा देशात आपण राहून त्यांना आध्या आराध्य मानतो परंतु त्यांनी ज्या किल्ल्याचा इतिहास घडवला त्याच्यासाठी त्यांनी जीव दिला व्यक्तीच्या स्मरण करून त्यांची गायन करून पण त्या खिल्ल्यांकडे दुर्लक्ष करणं हा कितपत मला तेच म्हणायचं की व्यक्तिपूजन काही वाईट नाही तिचं पूजा करा पण त्याचं जे काही तत्व आहे त्याचं आयुष्य आहे त्यांनी जीवन जे काही केलंय कार्य त्याचा अभ्यास करायचा थोडं तरी आपल्यात आणण्याचा प्रयत्न प्रयत्न करायचा आणि नक्कीच किल्ल्यांकडे आपलं लक्ष दिलं तर आपलं भारत आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले आहेत त्यांच्या आपण संरक्षण केलं चांगलं त्यांना ठेवलं तर ते हे लोकांना बघण्यासाठी तिथे येण्याचं एक आकर्षण बनून जाईल नक्कीच आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे आणि त्यांनी बरेच काही काम आता त्यांनी <laughs> एकट्याने सुरू केले आणि त्यांच्या जीवन बघून मलाही आश्चर्य वाटतं त्यांनी सुरू केलं आणि त्यांच्या सुरुवातीला त्यांचे फंड्स नव्हते फंड्स नव्हते ते त्यांनी स्वतः जे कमवायचं ते पैसे त्यांनी त्याच्यासाठी यूज केला आणि पत्नीच्या पैशांनी घर चालवलं हो आणि त्याच्यानंतर मग मग असं सगळ्यांना जेव्हा माहिती पडलं थोडं थोडं आणि त्यांनी मग शाळेने त्यांना फंड एक दिला आणि त्याच्यासाठी ते मग आता ते फुल फॉर्ममध्ये काम करतात व्हेरी गुड आणि असे लोक आहेत भरपूर म्हणजे ज्यांना जाणीव आहे त्याच्यासाठी आणि ते करतात आहे पण आपण सर्वांनी अवेअरनेस घेऊन आपण सगळे जागे व्हा असं मला म्हणायचं आहे आणि बरेच काही गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी थोडासा वेळ दिला सॅटर्डे संडे आपण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा टी व्ही सिरियल बघण्यापेक्षा अशा कामामध्ये आपण थोडासा हातभार लावला तर नक्कीच आपला जे भारत देश आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहे ते पण एक टुरिझम प्लेसचा मोठा इतिहास परत आता लोकांना बघता येईल तर जाता जाता मी सरांना एवढं सांगणार की शॉर्ट फिल्म किंवा टी व्ही डायरेक्शन हे करताना म्हणजे कुठल्याही सिरियल आपण घेतो आणि फिल्म दोघांमध्ये फार अंतर आहे तर त्याच्या डिफरन्स त्याचे शूटिंग वगैरे कसे होतात थोडासा माहिती त्याच्यात साम्य पण आहे आणि फरक पण आहे टी व्हीवरती जे कार्यक्रम होतात ते बऱ्याच वेळेला वन टाइम कार्यक्रम असतात अच्छा आणि आता आपण जो टीव्ही म्हणून बघतो ज्याच्यात मालिका आहे आणि मूळता मालिका आणि आता न्यूज दोन बघतो आपण इतर जे माहितीपट आणि हे चॅनल आहेत नॅशनल जॉग्राफिक असेल डिस्कवरी असेल ते फार कमी बघितले जातात खर तर त्याच्यावर जास्त माहिती असते आणि हे जे दोन मी तुला सांगितले न्यूज म्हणजे कसं माहिती देत राहणे नुसतं इथे हे झालं तिथे ते झालं आणि चर्चा करणं ते पुनरावृत्ती करत राहणे आणि मालिका ज्या आहेत त्या मालिका त्यांना महिनोन महिने वर्षानुवर्ष चालवायचे असतात त्यामुळे त्याचं प्रोडक्शन सुद्धा फास्ट होतं त्याच्यात डायलॉग असतात नुसते आणि शूटिंग सोपं व्हावं म्हणून शक्यतो ते इंडोअर मध्ये केलेलं असतं एकाच ठिकाणी फिल्म करताना तुम्हाला ती फिल्म अनेक वेळेला अनेक वर्ष कदाचित वापरायची असू शकते दाखवायची असू शकते त्यामुळे त्याचं शूटिंग करताना तुम्ही आउटडोअरचं शूटिंग वापरू शकता त्याच्यात creative angle creative script writing अशा गोष्टी घालू शकता शॉर्ट फिल्म जरी मी म्हटलं तरी आता माझं मोठ्या फिल्मसाठी पण आमचे प्रयत्न चाललेले आहेत मराठीमधली काही दोन तीन प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहेत माझ्या एक कलिग आहेत त्या आणि आम्ही मिळून करणार आहोत आणि हिंदीमधलेही प्रोजेक्ट आहेत एक इवन माझ्याकडे हॉलिवूडसाठी पण एक स्टोरी आहे जी मला करायची आहे पण त्याच्या आधी मला मराठीतली तरी करायची आहे तर इथूनच मी एक आव्हान आव्हानही करू इच्छितो की जर कोणाला चांगल्या विषयावर फिल्म प्रोडक्शन करण्याची इच्छा असेल निर्माता बनण्याची हो. तर आमच्याकडे खूप चांगली गोष्टही आहे आणि दिग्दर्शनाची पूर्ण आहे तेही आपण करू शकतो तर फरक असा आहे की फिल्म करताना ती जास्त दिवस टिकावी म्हणून केली जाते आणि टी व्ही जो आहे तो लवकरात लवकर लोकांचं आकर्षण कसं मिळेल याच्यासाठी हा फरक आहे बाकी काही तत्व काही कॅमेरा टेक्निक साऊंड रेकॉर्डिंग हे सेमच असतं बाकी फरक आहे आणि तुमच्या उद्देशानुसार ती फिल्म बनते मग ती कमर्शियल हेतून असेल तर त्याच्यात कमर्शियल लाइटिंग कमर्शियल अँगल असतात सामाजिक आशयाची फिल्म असेल तर तो सामाजिक आशय कसा मांडायचा याचा त्याच्यात प्रयत्न केला केला जातो फारच आनंद वाटतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहे प्रयत्न <laughs> आणि सरांनी जसं सांगितलं ॲज अ प्रोड्युसर म्हणून तुम्ही सरांशी तर नक्कीच तुम्ही कनेक्ट व्हा सरांशी Bipinchandra Chougule short film maker T V director आपल्याबरोबर आहेत एक मुलाखत कार्यक्रममध्ये येऊन त्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर केला त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो आणि जाता जाता एक छोटा मेसेज द्या असंही विनंती करतो मला इथे येऊन खरंच खूप आनंद झाला radio Puneri Awaaz one zero seven point eight F M हा चॅनल खूपच वेगळा वाटतोय मला आणि त्यांचं कार्य आणि त्यांच्या इच्छा काही करण्याच्या ज्या आहेत त्या खूप वेगळ्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या क्षेत्रात आपल्या व्यवसायात जे काही करतो ते कराच पण त्या व्यतिरिक्त तुम्ही कुणाला जर काही मदत करू शकलात कुणासाठी काही वेगळं करू शकलात तर जरूर करा आणि मी जे सांगितलं असोसिएशन ऑफ लेफ्ट हँडरबद्दल तसं जर तुम्हाला डावखोरेपणाबद्दल कुठे काही माहिती मिळाली किंवा कुणाला काही त्रास होताना आढळला तर तो जरूर आमच्यापर्यंत पोचवा आणि आमचा संदेश लोकांपर्यंत पोचवा की कुठल्याही डावखोऱ्या व्यक्तीला उजव्या हाताने काम करायला भाग पाडू नका आणि डाव्या हाताने काम करायला मज्जाव करू नका धन्यवाद बिपिनचंद्र सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एक मुलाखत कार्यक्रममध्ये येऊन आपला एक्सपिरियन्स शेअर केला आणि बरेच काय छोटे मोठे गोष्टी तुम्ही सांगितल्या जे आपला मनस्पर्शी आणि हृदयस्पर्शी होते आणि नक्कीच मी आपल्या श्रोतांना आवाहन करतो की तुम्ही जे पण गोष्टी ऐकलेत आता सरांकडून त्याचं कुठेतरी पालन करा आणि दुसऱ्यांनाही ते फॉरवर्ड करा मेसेज असं विनंती करतो आणि परत एकदा सरांचा खूप खूप धन्यवाद आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा जीवन गाणे जीवन गाणे